जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीसार्थ दासबोध दशक पाचवा व समास आठवा म्हणजे मोक्ष लक्षण मनुष्य हा विकसनशील प्राणी एकाच अवस्थेत तो फार काळ राहू शकत नाही त्याला लगेच त्याच आणि त्याच गोष्टीचा कंटाळा येतो माणसाला अधिक चांगला बदल हवा असतो बद्धदशेमध्ये माणूस फार काळ राहू शकत नाही म्हणजे तो फार काळ राहू बांधून राहू शकत नाही कामिनी आणि कांचन यांच्या आकर्षणापोटी केलेल्या प्रमादाचे त्याला प्रायचित्त मिळवायला सुरुवात होते अशा दुःखद घटनाने तो अंतर्मुख होऊन जातो त्याला आपल्यातले दोष जाणवू लागतात या वासनांमुळे आपण बांधले गेलो आहोत हे त्याच्या नंतर लक्षात येते आणि विषय उपभोगाच्या पुनरावृत्तीच्या सुद्धा त्याला उभगल्याला लागतो यालाच परिपक्वता किंवा प्रौढत्व म्हणतात प्रौढ झाला मग तिसाव्या वर्षी संसारात जो रस होता तोच रस पन्नासाव्या किंवा साठव्या वर्षी शिल्लक राहत नाही तर याचा अर्थ माणूस काहीही शिकला नाही असा होतो ममुक्षूला संसाराचा कंटाळा येतो आपल्या जीवनातली एवढी वर्ष आपण इंद्रियसुखापायी वाया घालवली याचा त्याला पश्चाताप होतो आणि तो स्वतःचे दोष त्याला आठवतात समर्थांच्या मते माणसामध्ये हा बदल आपोआप घडत नाही आपल्या जीवनात कोणतीतरी कटू अशी घटना घडत असते एखादी प्रिय व्यक्ती मरण पावते व आपल्याला धोका देते अशा वेळी व्यासनाधीन होण्यापेक्षा या मुमुक्षत्वाचा उदय होणे जास्त कल्याणकारी असते पूज्यपाद शंकाचार्यांच्या मताने मनुष्यत्व आणि मोक्षत्व महापुरुषांचा सहवास या तीन गोष्टी दूर मिळेल तर या समासात ओवी क्रमांक अठरा ते मध्ये परमार्थिक बाधाचे वर्णन केलेले अनेकदा रजगुणी माणूस परमार्थामध्ये आपले सारे दोष घेऊन जातो त्याच्यामुळे परमार्थाला कमीपणा येतो बद्ध मनुष्य सर्व काळ नास्तिकच असतो असे नाही उलट आस्तिक बद्ध बद्ध प्रवंचा प्रवचनकार बद्ध ही कीर्तनकार अनुग्रह घेणारे बद्ध ही आजच्या परमार्थाची शोकांतिका आहे ममुक्षुला आपले दोष लक्षात आल्यावर पश्चाताप होतो तो स्वतःची निंदा करू लागतो परंतु आत्मघृणेचा व हा कालखंड दीर्घकाळ राहता कामा नये यातूनच न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते मी माय मी वाईट आहे मी पापी असे नकारात्मक चिंतन माणसाला अधिक पापी बनवते म्हणून मुमुक्षेने लवकर साधना सुरू करावी आणि ह्याच गोष्टीची कल्पना करून देणारं हे हा आठवा समाज म्हणजे मुमुक्ष लक्षण आपण पाहणार आहोत श्रीराम संसार मदाचेने गुणे नानाहिने कुलक्षणे जयाचेने मुखावलोकने दोषचे लागे श्रीराम ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास मने आता पुरे सोस संसारीचा श्रीराम प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपला काळ सार्थक करू श्रीराम ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची आवगी श्रीराम पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊनी उभे ठेले अंतर्यामी श्रीराम आठवे यमाची यातना तेने भयची वाटे म्हणा नाही पापासी गणना म्हणून या श्रीराम नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो श्रीराम आपले दोष अच्छा दिले भल्यास गुणदोष लाविले देवा म्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन श्रीराम ऐस निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगणे आकाश बुडो पाहे श्रीराम नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतिताभ्यागत संतुष्ट केले श्रीराम पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडले सर्व काळ श्रीराम नाही कष्टविळे शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मध्ये श्रीराम भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या विघडली सद्बुद्धी सद्वासना श्रीराम आता कैसे गडे सार्थक दोष केले निरर्थक पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल श्रीराम नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपादिला दंभेवर पंग केला खटाटोप कर्माचा श्रीराम कीर्तन केले पोटासाठी देव मांडले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे श्रीराम पोटी धरुनी अभिमान शब्दी बोले नरभिमान अंतरे वांछुनिया धन ध्यानस्थ झालो श्रीराम व्युत्पत्तीने लोक बोंदिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीराम सत्यतेची उच्छे दिले मिथ्यातेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदरभरणा कारणे श्रीराम ऐसा पोटी पस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षु बोलिला, ग्रंथांतरी श्रीराम पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु श्रीराम गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती मने धरू सत्संगती या नाव मुमुक्षु श्रीराम आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाम मुमुक्षु श्रीराम म्हणे मी काय अनुपकारी म्हणे मी काय दंबधारी म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनागुनी हिन म्हणे मी जन्मलो पाशान या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिळजनी म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी आळसी अंगचोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख विचार या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाशांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटीळ या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी काहीच नेने म्हणे मी हुने उने आपली वर्णी कुळक्षणे या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुच्चिळ अघोरी म्हणे मी नीच नाना परी या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी काय अपस्वार्थी म्हणे मी काय अनर्थी म्हणे मी नवे परमार्थी या नाव मुमुक्षु श्रीराम म्हणे मी अवगुणाची राशी म्हणे मी व्यर्थ झालो जन्मासी म्हणे मी भार झालो भूमीसी या नाव मुमुक्षु श्रीराम आपणास निंदी सावकास पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्षु श्रीराम नाना तीर्थे धुंडाळिली शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या श्रीराम तेने नवे समाधान वाटे अवघाच अवनुमान म्हणे रिगो संतास शरण या नाव मुमुक्षु श्रीराम देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडुनी चरणी अनन्य या नाव मुमुक्षु श्रीराम अहंता सांडुनी दुरी अपनास निंदी नानापरी मोक्षाची उप अपेक्षा करी या नाव मुमुक्षु श्रीराम ज्याचे थोरपण लाजे परमार्थ कारणे झिजे संतापायी विश्वास उपजे या नाव मुमुक्षू श्रीराम स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सत् सज्जनांचा म्हणे तो मुमुक्षू श्रीराम ऐसा मुमुक्षू जानिजे संकेत चिन्हे ओळखिजे पुढे श्रोती अवधान दीजे साधक लक्षणी श्रीराम इति श्रीदासबोधे संवादे मुक्षु लक्षण नाम समास अष्टम श्रीराम